जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्रीमद दासबोध दशक पहिला समास तिसरा शारदास्तवन साधकाच्या जीवनात शारदेचे स्थान असाधारण आहे कारण शारदा ही चत्वार वाणी स्वरूपिणी आहे माव मानवी जीवनाचे सारे व्यवहार शब्द ध्वनी नाद आणि स्फुरण यांनी भरलेले हेच शारदा होय शारदेचे दोन परस्पर विरोधी रूप आहेत एक विद्या आणि दुसरी अविद्या मनाच्या श्लोकात श्री समर्थ म्हणतात स्फुरेविषयी कल्पनाती अविद्या स्फुरे ब्रह्मरे जान माया सुविद्या सारे पारमार्थिक ग्रंथ ही सद्विद्या आहे तर सारे भौतिक ज्ञान ही अविद्या आहे सद्विद्या म्हणजे ब्रह्मचिंतन तर अविद्या म्हणजे विषय चिंतन सद्विद्या शुद्ध असून परमार्थासाठी उपयोगी आहे तर अविद्या ही शबल असून प्रपंचासाठी उपयोगी आहे शारदेची कृपा होणे म्हणजे सद्विद्या जागृत होणे व सद्विद्या जागी झाली म्हणजे आत्मा जीवनाच्या केंद्रस्थानी असतो शारदेची अवकृपा म्हणजे जीवनात अविद्येचा प्रभाव असणे अविद्या जेव्हा जागे असते तेव्हा देह अथवा जगत हे दृश्य हे केंद्र असते साधकाने व्यवहारापुरते शारदेच्या अविद्यारूपाचे नाटक करावे आणि अंतर्यामी सद्विद्येचे भान ठेवावे आपल्या मूळ स्वरूपाच्या अनुसंधानात सारे व्यवहार सुरळीत पार पडणे ही केवळ त्या शारदेचीच कृपा होय म्हणून शारदा ही साधकाला अभ्युदय आणि निश्रेयस अशा दोन्ही गोष्टी प्रदान करते आणि त्याच शारदेला नमन करून आपण या दशकातील समाज तिसरा हा पाहणार आहोत श्रीराम आता वंदेन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वाग्देवता महामाया श्रीराम जे ओठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी श्रीराम जे योगियांची समाधी जे धारिष्ठांची कृतबुद्धी जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी श्रीराम जे महापुरुषांची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या जये करिता कार्या प्रवर्तले साधू श्रीराम जे महंताची शांती जे ईश्वराची निजशक्ती जे ज्ञानियांची विरक्ती नैराश्य शोभा श्रीराम जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी आपण आदि पुरुषी दळी मारून राहे श्रीराम जे प्रत्यक्ष पाहता आडळे विचार घेता तरी नाडळे जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांशी श्रीराम जे सर्व नाटक अंतरकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा जयेचे स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती श्रीराम जे लावण्य स्वरूपाची शोभा जे ब्रह्म परब्रह्म सूर्याची प्रभा जे शब्दावधोनी उभा संसार नाशी श्रीराम जे मोक्षा मोक्षास्त्रिया महामंगळा जे सतरावी जीवनकळा जे सत्वलीळा सुशीतळा लावण्य खानी श्रीराम जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा श्रीराम जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार भवसिंधूचा पार पाववी शब्द बळे श्रीराम ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विध प्रकारे श्रीराम तीही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रगट केले म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे श्रीराम जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जये पासुनी सृष्टी रचना लोकतींनी विस्तार जयेचा श्रीराम जे परमर्थाचे मुळ नातरी सद्विद्याची केवळ निवंत निर्मळ निच्चळ स्वरूप स्थिती श्रीराम जे योगियांचे ज्ञानी जे साधकांचे चिंतनी जे सिद्धांचे अंतःकरणी समाधिरूपे श्रीराम जे निर्गुणाची ओळखन जे अनुभवाची खुण जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी श्रीराम शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयेचे स्तवती स्तवन करीती रूपे जयेस भजती प्राणी मात्र श्रीराम जे वेदां वेदशास्त्रांची महिमा जे निरुपमाची उपमा जये करिता परमात्मा ऐसे बोली जे श्रीराम नाना विद्या कळा सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी ज्ञप्ती मात्र श्रीराम जे हरिभक्तांची निजभक्ती अंतरनिष्ठांची अंतरस्थिती जे जीवनमुक्तांची मुक्ती सायुज्यता ते श्रीराम जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लागवी जे थोर थोरासी गोवी जानपणे श्रीराम जे जे दृष्टीने देखिले जे जे शब्दे ओळखिले जे जे मनास भासले जितके रूप जयेचे श्रीराम स्तवन भजन भक्ती माये वाचून नाही ठाव या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम मनोनी थोराहून थोर जे ईश्वराचा ईश्वर तैसी माझा नमस्कार तदंशेची आता श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शारदास्तवन नाम समास तृतीय श्रीराम